साधारणत सकाळची दहा अकराची वेळ होती जखमी झालेला पिळदार आणि मजबूत शरीरयष्टीचा भीमा लोहार पुनवडीच्या सदरेवर शिवाजीराजांची वाट पाहत होता भीमाच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त ओघळत होतं त्याला पाहून पाहणाऱ्यालाच भीती वाटत होती पण भीमाला जणू त्या जखमांचं काहीच नव्हतं त्या वेदना तो मोठ्या हिमतीने सहन करीत असावा तेवढ्यात बारा तेरा वर्षांचे तेजस्वी चेहऱ्याचे शिवाजीराजे दादोजी कोणदेवांसह सदरेवर आले आणि त्यांचं लक्ष भीमाकडे गेलं राजांनी भीमाला जवळ बोलवलं त्याच्या जखमा पाहिल्या त्या अजून ताज्याच होत्या राजे कळवळले त्यांनी तिथल्या शिपायाला तातडीनं वैद्यांना बोलवण्याचा हुकूम दिला आणि मोठ्या प्रेमानं ते भीमाला म्हणाले कोण रे बाबा तू इथं कशाला आलायस राजांचा तेजस्वी चेहरा प्रेमळ बोलणं आणि प्रेमळ वागणं पाहून भीमा गहिवरला होता राज मी भीमा लवार सातारकडचा हाय दुष्काळात उपासमार व्हायला लागली म्हणून चाललो होतो रानात काटक्या गोळ्या करायला गेलो आणि मला लांडग्याच्या टोळीनं गराडा घातला मी काठीनंच एक लांडगा मारला तेव्हा बाकीचं पळून गेलं गावातल्या लोकांनी सांगितलं की लांडग्याचं शेपूट राजांना दाखवलं की पैसे मिळतील असं म्हणून भीमानं आपल्या कंबरपट्ट्यात खोचलेलं लांडग्याचं शेपूट काढून राजांसमोर धरलं ते दिवस मावळसाठी अतिशय कठीणाईचे आणि वाईट होते आसमानी सुलतानी संकटांमुळं मावळ बेचिराग झालं होतं जुलमी मुस्लिम सुलतानांनी पुण्यावरून म्हणजेच त्यावेळच्या पुनवडीवरून गाढवांचे नांगर फिरवले होते सर्वत्र काट्याकुट्या आणि जंगलं माजली होती लांडगे तरस दिवसा गावातून फिरायचे गावच्या गाव ओस पडली होती त्यातच दुष्काळाचा मारा झाल्यानं लोक अन्न अन्न करत फिरत होती मोगल फौजा आणि आदिलशाही फौजांच्या भीतीनं लोक रानावनात जनावरासारखे कसेबसे जगत होते अशातच बाल शिवाजीराजे मासाहेब जिजाऊ यांनी पुण्याच्या जहागिरीची जबाबदारी स्वीकारली दादोजी कोंडदेवांचं मार्गदर्शन मिळालं बालशिवराय आणि मासाहेबांनी सोन्याचा नांगर लावून पुनवडी नांगरलं सामान्य लोकांना त्यांनी धीर दिला संरक्षण दिलं शेतीसाठी मदत दिली जुलमी पाटील वतनदार आणि सावकारांना कडक शिक्षा दिल्या आणि मग बघता बघता एक एक गाव आता वसू लागलं होतं बालशिवरायांवर शहाजीराजांवर आणि मासाहेबांवर लोकांचं फार प्रेम होतं शिवापूर आणि शहापूर ही नवीन नावांची गावं लोकांनी ह्याच प्रेमापोटी वसवलेली होती त्यावेळी मावळात जंगली प्राण्याचा आणि विशेष करून लांडग्यांचा भयंकर उपद्रव होता लांडग्यांचा हा उपद्रव कमी करण्यासाठी दादोजी कोंडदेवांनी जहागिरीतल्या धाडसी तरुणांना आव्हान केलं होतं लांडग्याला तरसाला किंवा इतर जंगली प्राण्याला मारून त्याचं शेपूट आणून जमा करणाऱ्याला रोख पैशांची इनामं दिली जात होती पूर्वी लांडग्यांच्या टोळ्या बिनधास्तपणे गावात घुसायच्या आणि गावातल्या लोकांची आरामात शिकार करायच्या आता मात्र परिस्थिती बदललेली होती आता शिवाजींच्या राज्यात तरुणांच्या टोळ्या लांडग्यांची आणि तरसांची शिकार करू लागल्या होत्या माजलेलं रान तोडून शेती करण्यासाठी राजांनी कुऱ्हाडी नांगर टिकाव इत्यादी साहित्याचं वाटप सुरू केलं होतं लोकांना बियाण्यांसाठी आणि खाण्यासाठीही धान्याची मदत केली जात होती अन्नान्न करीत रानोमाळ भटकणारे मावळातले लोक आता गावांमध्ये येऊन शेती करू लागले होते गावं पुन्हा गजबजू लागली होती केवळ काठीनच लांडग्याची शिकार करणाऱ्या एकट्यानं लांडग्यांच्या ही झुंज घेणाऱ्या भीमाबद्दल राजांना फार कौतुक वाटलं त्यांनी एका शिपायाला सांगितलं याच्या जखमांवर वैद्यांकडून चांगल्या पट्ट्या करून घ्या याला चांगलं जीव घाला त्याला पोशाख द्या आम्ही याची नंतर भेट घेऊ दुपारी चांगला पोशाख घालून राजांच्या प्रेमानं भारावलेला भीमा राजांसमोर उभा होता राजांनी त्याला रोख पैसे तर दिले पण इनाम म्हणून एक तलवारही राजांनी त्याला भेट दिली तलवार भेट देताना राजा म्हणाले भीमा आता काठीने नाही तलवारीनं लांडगे मारायचे भीमा तलवार पाहून खुश झाला भीमानं ती तलवार आपल्या हातात घेतली उलटी पालटी करून नीट निरकली आणि त्याचा चेहरा एकदम पडला राजांना अतिशय आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले का रे भीमा तलवार आवडली नाही का तुला यावर भीमा म्हणाला नाही आवडली राजे हिच्यात भेसळ हाय आईन लढाईत ही कवाबी दगा देईन आता मात्र राजांच्या भुवया विस्पारल्या राजांच्या आजूबाजूचे सर्वच जण कावरेबावरे झाले राजांच्या समोर राजांनी दिलेल्या इनामाबद्दल वाईट बोलणं म्हणजे फारच वाईट गोष्ट होती त्या अडाणी लोहाराला शिष्टाचार वगैरे काहीच माहीत नव्हतं राजे आता भयंकर चिडणार असंच सगळ्यांना वाटलं पण बारा तेरा वर्षांचे राजे मात्र शांत होते त्यांनी स्वतःच्या कमरेची तलवार काढली आणि भीमाच्या हातात ठेवली भीमा ह्या तलवारीची परीक्षा करून ह्या तलवारीबद्दल तुझं काय म्हणणं आहे ते एकदा मला सांग राजांची ती देखणी सोन्याच्या मुठीची तलवार एकवार उलटून पालटून बघितली आणि तो म्हणाला राज हिचं लोखंड एकदम भारी आहे पण हिची बी मूठ थोडी ढिली आहे हिला बी चांगलं दोन चार वेळा पाणी द्यावा लागल स्वतः शहाजीराजांनी शिवाजीराजांना दिलेली ती तलवार सोन्याच्या मुठीची आणि रत्नजडीत होती विजापूरच्या एका नामांकित कारागिरानं ती बनवलेली होती पण भीमानं त्या तलवारीबाबतही पूर्णपणे चांगलं मत व्यक्त केलं नव्हतं राजांच्या रागाचा पारा आता खूपच चढेल असं सगळ्यांना वाटलं पण राजे शांत होते राजांनी भीमाकडून ती सोन्याच्या मुठीची तलवार घेऊन आपल्या कमरेवरच्या म्यानात घातली आणि मोठ्या प्रसन्नतेने भीमाच्या खांद्यावर हात देऊन ते म्हणाले भीमा तुला हत्यारांची जांगली जाण आहे आम्ही तुला इथं लोहार शाळा काढून देतो आमच्यासाठी तू हत्यार बनवशील का आश्चर्यचकित आणि आनंद विभोर झालेल्या भीमानं आनंदानं होकार भरला आणि राजांना प्रेमानं मुजरा केला केवळ वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी योग्य माणसांची पारख करून त्यांना योग्य जागी नेमण्याची कला अवगत असणारे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं मॅनेजमेंट गुरु होते मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद